श्री मनाचे श्लोक श्री समर्थ रामदास स्वामी वाचक विद्या पाटील श्री समर्थ रामदास स्वामी कृत करुणाष्टके जय जय रघुवीर समर्थ एक अनुदिन अनुतापे तापलो राम राया परमदिन दया निरसी मोह माया अचपळ मन माझे नावरे आवरीता तुझ विनशिन होतो धावरे धाव आता दोन भजन रही मा सर्व हि जन्म गेला स्वजन जन धनाचा व्यर्थ म्याम स्वार्थ केला रघुपती मधी माझी आपुलिशी करावी सकळत जुनी भावे कास तुझी धरावी ती, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विन रघुनाथा ओखटे सर्व काही रविकुळ टिळकारे हि माझे करावे दुरित दुरी हरावे स्वस्वरूपी भरावे चार तरु मन धन माझे राघवा तुझे तुझ मज वाटे सर्व संसार ओझे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी अचल भजन लीला लागली आस तुझी पाच पण मनाचे मोडिता मोडवेना सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना गडी बिगडे हा निश्चयो अंतरीचा मनवनी करुणा हे बोलतो दीन वाचा सहा जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू षड्रिपुकुळ माझे तोडियाचा समंधू सा तुझ विन करुणा हे कोण जाणेल माझी शिनत शिनत पोटी पाहिली वाट तुझी झडकरी झड घाली धाव पंचन रे तुझ विनमजने ती चंबुकी वासनारे। आठ सबळ जनक माझा राम लावण्य कोटी मनवनी मज पोटी लागली आस बोठी दिवस गणित बोटी ठेवून प्राण कंठी अवचट मज बेटी होत घालीन मिठी नऊ जननी जन कामायाले करू काय जाने, पयन लगत मुखी हाणिता वत्सने जलधर कनाशा लागली चातकासी हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी दहा तुझ विनमज तैसे जाहले देवराया विलग विषम काळी तुटली सर्व माया सकळ जन सखा तू स्वामी आनिक नाही वमकवन जैसे त्यागिले सर्व काही अकरा स्वजन जन धनाचा कोण संतोष आहे रघुपती विन आता चित्त कोठे नराहे जीवलग जीव घेती प्रेत सोडून सांडून जाती विषय सकळ नेती मागुता जन्म देती बारा सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे जीवलग मग कैचे चालते हे चिसाचे विलग विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी काळी तेरा सुख सुख मनता हे दुःख ठाकुनी आले भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले भ्रमित मन कळे नाही तते आकळे ना परम कठीण देही देह बुद्धी वळेना चौदा उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी सकळ विरामी राम विश्राम दामी, गडी गडी मन आता राम रूपी भरावे रघुकुळ टिळकारे आपले से करावे पंधरा जलचर जळवासी ती त्या जळासी निशिदिन तु पासी चुकलो गुणरासी भूमिधर निगमासी वर्णवे जयासी सकळ भुवनवासी भेट दे रामदासी दोन एक असंख्यात ते भक्त होऊन गेले ती साधनांचे बहु कष्ट केले नवे कार्य करता भूमिभार झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो दोन बहुदास ते तापसी तीर्थवासी गिरिकंदरी भेटी नाही जनासी स्थिती ऐकता थोर विस्मित झालो तुझा दास विव्यर्थ व्यर्थ जन्मासी आलो तीन सदा प्रेम राशितया भेटलासी तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी अहमता मनी शब्द ज्ञाने बुडालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो चार तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले असंख्यात ते कीर्ती बोलो गेले बहुदारणा थोर चकित झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो पाच बहुसाल देवालय हाटकाची रसाळ कळा लागवे नाटकाची पूजा देखिता जाड जीवी गळालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो सहा किते कि देह त्यागिले तुझ लागी पुढे जाहले संगतीचे विभागी देहे दुःख होता वेगी पळालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो सात किती योग मूर्ती किती पुण्यमूर्ती किती धर्म संस्थापनान्न शांती पस्तावलो कावलो तप्त झालो तुझा दासमी व्यर्थ जन्मासी आलो आठ सदा सर्वदा राम सोडून निकामी समर्था तुझे दासामी निकामी बहुस्वार्थ बुद्धीनेर कष्ट विलो तुझा दासमी व्यर्थ जन्मासी आलो तीन एक उदासीन हे वृत्तीजीवी धरावी अति आदरे सर्व सेवा करावी सदा प्रीती लागो तुझे गुण गाता रघुनायका मागणे हेची आता दोन तुझे रूपडे लोचनी म्या पहावे तुझे गुण गाता मनासी रहावे उठो आवडी भक्ती पंथेची जाता रघुनायका मागणे हेची आता तीन सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हेची आता चार नको द्रव्यदारा नको एरजारा, नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा सगुनी मनाला वीरे भक्तिपंथा रघुनायका मागणे हेची आता पाच मनी कामना कल्पना ते नसावी कुबुद्धी कुडी वासना सावी। नको संशयो तोडी संसार व्यथा रघुनायका मागणे हेच आता सहा समर्था पुढे काय मागो कळेना दुराशा मनी बैसली हे ढळेना तुटो संशयो नीरसी सर्व चिंता रघुनायका मागणे हेच आता सात दिन हाती धरावे मने दास भक्तासरे उद्धरावे सुटे ब्रिद अम्मासी सांडुनी जाता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ श्री मनोबोधाची आरती वेदांचे जे गुह्य शास्त्रांचे जे सार प्राकृत शब्दा माझी केला विस्तार कर्म उपासना ज्ञान गंभीर ज्याच्या मनन मात्रे आत्मा गोचर जय देव जय देव जय मनोबोधा पंच प्राणी आरती तुझ शुद्धा जय देव जय देव जय मनोबोधा प्राणी आरती तुझ श्रुद्धा दोन शते पाच श्लोक हे जान श्रवणे अर्थ साधक पावाती हे खून परमार्थसी सुलभ मार्ग हा पूर्ण यशवंत सद्गुरु दासाचा प्राण जय देव जय देव जय मनोबोधा प्राणी आरती तुझ स्वात्म शुद्ध श्री रामदास स्वामींची आरती ओवाळू आरती सद्गुरु रामदास राणा पंचही प्राणांचा दीप लावीला जाना ओवाळू आरती सद्गुरु रामदास राणा पंचही प्राणांचा दीप लाविला जाना अज्ञनिती ज्योती सद्गुरु उजळल्या वाती ज्ञानबोध प्रकटला तेने प्रकाशली दीप्ती ओवाळू आरती सद्गुरु रामदास राणा पंचही प्राणांचा दीप लाविला जाना निर्गुण निरंजन ज्योती सद्गुरु रामदास दर्शन मंगल प्रद कल्याणाचा कळस ओवाळू आरती सद्गुरु रामदास राणा पंचही प्राणांचा दीप लाविला जाना